ओम श्री कृष्ण परमात्मने महा श्री कृष्णाय महा अध्याय चौदावा अपशकून पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे सुत म्हणाले स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले त्यांनी पाहिले की काळाची गती भयंकर होऊ लागली आहे ज्यावेळी जो ऋतू असायला पाहिजे तो असत नाही आणि त्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत लोक क्रोधी लोभी असत्य बोलणारे झाले आहेत आपला जीवननिर्वाह चालवण्यासाठी लोक पापी करू लागले आहेत सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत एवढेच काय मैत्रीमध्ये सुद्धा कपट आहे पिता माता सगेसोयरे बंधू पती पत्नी यांच्यात तंटे होऊ लागले आहेत कलियुग आल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ दंभ अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्ट सूचक अपशकून होऊ लागले आहेत हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाली भीमसेना अर्जुनाला आम्ही द्वारकेला यासाठी पाठवले होते की तिथे जाऊन त्यांनी पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करीत आहेत याची माहिती घ्यावी आणि सगळे सोयऱ्यांना भेटून यावे सात महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही तो अजून का आला नाही याचे योग्य कारण मला तरी समजत नाही देवर्षी नारदांनी सांगितले होते की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात ती वेळ तर आली नाही ना त्याच भगवंताच्या कृपेने आम्हाला ही संपत्ती राज्य पत्नी प्राण कुल संतान शत्रूवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे हे नरश्रेष्ठा पहा ना आकाशात उल्कापात इत्यादी पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरामध्ये रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकून होऊ लागले आहेत त्यावरून वाटते की लवकरच बुद्धी मोहाने झाकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे भीमसेना माझी डावी मांडी डावा डोळा आणि डावा हात वारंवार फडफडू लागला आहे हृदयामध्ये धडकी भरली आहे लवकरच काहीतरी अनिष्ट होणार आहे बंधू सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे पाहना तिच्या तोंडातून ज्वाळाही निघत आहेत आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे भीमसेना गायीसारखे शुभ पशु माझ्या डाव्या बाजूने आणि गाढवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहेत माझे घोडे मला रडताना दिसत आहेत मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहत आहे दिशा धुसर झाल्या आहेत सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खळी पडत आहेत पृथ्वीवर पर्वतासह भूकंप होऊ लागले आहेत ढग जोराने गडगडत आहेत आणि चहूकडे विजा पडू लागल्या आहेत शरीराला झोंबणारा आणि धुळीने अंधार पसरविणारा झंझावात सुरू झाला आहे ढग जणू किळसवाना रक्ताचा सडा पाडू लागले आहेत हे पाहना सूर्य फिका दिसू लागला आहे आकाशात ग्रहांची एकमेकाशी टक्कर होत आहे भूतगणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे नद्या नद तळी आणि लोकांची मने क्षुब्ध होऊ लागले आहेत तूप घातले तरी अग्नी पेटत नाही हा भयंकर काळ काय करील हे सांगता येत नाही वासरे दूध पित नाहीत गायी दूध देत नाहीत गोठ्यामध्ये गायी आसू ढाळीत आहेत बैलही उदास आहेत देवतांच्या मूर्ती रडवेल्या चेहऱ्याच्या दिसत आहेत त्यांच्या अंगातून घाम वाहत आहे आणि त्या हलूही लागल्या आहेत बंधू हा देश गाव शहरे बगीचे खाणी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत हे आम्हाला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे हे मोठमोठे उत्पात पाहून मला तर असे वाटू लागले आहे की निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंताच्या अन्य कुणाकडेही न आढळणाऱ्या सौंदर्याने शोभणाऱ्या चरणांना पारखी झाली आहे शौनक महोदय हे भयंकर उत्पात पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते एवढ्याच द्वारकेहून अर्जुन परत आला युधिष्ठिरांनी पाहिले की अर्जुन इतका हवाल दिलपूर्वी कधीच झाला नव्हता त्याने तोंड खाली घातले होते त्याच्या कमळासारख्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि शरीरावर बिलकुल तजेला नव्हता अशा स्थितीतच अर्जुनाने युधिष्ठिरांच्या चरणावर लोटांगण घातले तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सुरधांच्या समक्ष त्यांनी अर्जुनाला विचारली युधिष्ठिर म्हणाले बंधू द्वारकानगरीमध्ये आपले नातलग असलेले मधु भोज दशार्ह हर्र सातवत अंधक आणि यादव यांचे कुशल आहे ना आमचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूसह खुशाल आहेत ना त्यांची पत्नी देवकी आणि तिच्या सात बहिणी आपल्या पुत्र सुनांसह आनंदात आहेत ना ज्याचा मुलगा कंस अतिशय दुष्ट होता तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ देवक याच्यासह हयात आहेत ना हृदिक त्याचा मुलगा कृतवर्मा अक्रूर जयंत गद सारण तसेच शत्रुजित इत्यादी यादववीर कुशल आहेत ना यादवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना वंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न सुखरूप आहे का युद्धामध्ये मोठी चपळता दाखवणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना सुशेन चारुदेशनु जांबवंती पुत्र सांब आणि आपल्या पुत्रासहित ऋषभादी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्र सुद्धा प्रसन्नचित आहेत का तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव उद्धव इत्यादी सेवक सुनंद नंद इत्यादी प्रमुख यदुवंशी जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत जे सर्वजण कुशल आहेत ना आमच्यावर अत्यंत प्रेम करणारी असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वकीयासह द्वारकेतील सुधर्म सभेत आनंदात आहेत ना ते आदिपुरुष श्रीकृष्ण बलरामासह जगाचे परममंगल कल्याणांनी उन्नती व्हावी म्हणून यदुवंशरूपी क्षीरसागरात विराजमान आहेत त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदुवंशीय पृथ्वीवरील स्वर्गाच्या द्वारा सन्मानित झाली असून श्री विष्णूंच्या पार्श्वदाप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत सत्यभामा इत्यादी सोळा हजार राण्या केवळ भगवंताच्या चरण कमलांची सेवा करण्यामुळे युद्धामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्राणीलाच उपभोग्य असणाऱ्या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मा सभा आपल्या चरणांनी आक्रमण करीत आहे बंधू अर्जुना हे पण सांग की तू कुशल आहेस ना मला तू निश्चयच दिसतोस तू तिथे पुष्कळ दिवस राहिलास यावेळी तुझ्या मानसन्मानात कमतरता तर आली नाही ना तुझा कोणी अपमान तर केला नाही ना अपमानास्पद अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतकरण दुखावले नाही ना किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्याने मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस असे तर झाले नाही ना तू नेहमी शरण आलेल्याचे रक्षण करीत आलेला आहेस तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण बालक गाय वृद्ध रोगी स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तो झिडकारले तर नाहीस ना तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तर केला नाहीस ना किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्य रीतीने वागला नाहीस ना येताना वाटेत तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणाऱ्याने तुला पराजित तर केले नाही ना किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाहीस तुला न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसतील याची मला खात्री आहे न जाणे परम प्रियतम अभिन्न हृदय परम सुरद अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल म्हणूनच तू असा उदास असावास याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कोणतेही कारण असणार नाही या ठिकाणी चौदावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू